नमस्कार मी अनुराधा शेटे एव्ही टॉक्सवर तुमचे मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी नवीन पण थोडीशी हटके कथा घेऊन आली आहे कथेचा आनंद घ्या तुम्हाला कथा खूप आवडेल यात शंकाच नाही कथेचे नाव आहे एक लग्न असेही लेखिका वैशाली गुरव आज शर्वरीला पाहायला पाहुणे येणार होते कॉलेजमध्ये अभ्यासात आणि स्पोर्ट्समध्ये नावाजलेली अशी ही शर्वरी गाडगीळ आता एका कंपनीत उच्च पदावर होती सगळं काही छान चालू होतं मग घरचेही लग्न ठरवण्यासाठी जवळजवळ एक वर्षापासून मागे लागले होते येणारे स्थळ हे पहिलेच होते आज तिने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती ती आरशासमोर तयार होत होती पण तिचं तिलाच खरं वाटत नव्हतं की तिला पाहायला येणार आहेत म्हणून ती तयार होते तिला कोणी बॉयफ्रेंड नव्हता म्हणजे घरात सांगायला आता कोणते कारण शिल्लक राहिले नव्हते तसे कॉलेजमधले फ्रेंड्स अजूनही कॉन्टॅक्टमध्ये होते पण असं प्रेमात वगैरे ती कधी पडली नव्हती त्याला कारणही होतं समोरच्या माणसाला ती प्रत्येक वेळी क्रॉस करायला पाहायची मग कोणाबरोबर तिचं जास्त पटत नव्हते शरू आवरलं की नाही तुझं किती वेळ अग इतक्यात पाहुणे येतील आई आवाज देते शर्वरी म्हणते हो झालंच ग आणि पाहू दे जरा वाट पाहिली तर काय बिघडतंय आई ओरडतच म्हणाली अगं काय बोलतेस तुझं लग्न झाल्यावर कसं होणार आहे ना देव जाणे बाबा म्हणतात आधी जमतंय का ते बघूयात मग झाल्यावर काय होते ते पाहू शर्वरी म्हणते काय कटकट आहे एकतर तयार व्हा मी काय शोभेची बाहुली आहे हे असं बस हे असं उठ हे कर ते कर काय ग तू आई रागातच बोलते मग शोधायचा होता जसा तुला हवा तसा म्हणजे हा घाट घालावा लागला नसता चल बघ आता ठीक आहे कशी वाटते मी शर्वरी म्हणाली आई सांगते हो छानच आणि माझ्यासोबत किचनमध्ये चल मी सांगते तसा चहा आणि पोहे बनव काय आता हे पण मीच करायचं अरे देवा शर्वरी वैतागत आईसोबत किचनमध्ये येते काय गाई मुलीने मुलाच्या घरी जायचं असा का कार्यक्रम नसतो आणि मुलाने चहा कॉफी पोहे काय असेल ते बनवायचं यातून मुलाला किती काय येतं हे पण कळालं असतं आई म्हणते धन्य आहे तुझी बाई आपण तुझ्या मुलीच्या वेळेस असं करू हां शर्वरी हसतच बोलते बघ छान आयडिया आहे ना हो तू आधी चहा ठेव ते पाणी मोजून घे मनात नसताना आज किचनमध्ये काम करावं लागत होतं आणि ते सुद्धा साडी घालून तिने छान स्काय ब्लू कलरची साडी घातली होती जी तिला सुंदर दिसत होती बाहेरून बाबांचा आवाज आला अहो पाहुणे आलेत बाहेर या बघ आले सुद्धा म्हणून घाई करत होते मी आता बाकीचे पहा तोपर्यंत मी पाणी देऊन येते आणि बाहेर आल्यानंतर जास्त बोलू नकोस हो गाई किती सूचना एवढ्या सूचना तर ऑफिसमध्ये पण देत नाहीत बापरे अवघड आहे हे पहिलं आणि शेवटचं मग लग्न नाही झालं तरी चालेल शर्वरी स्वतःशीच बोलत होती बाहेर बसलेल्या सर्वांचे बोलण्याचे आवाज येत होते एकमेकांबद्दल माहिती विचारली जात होती तसं तर त्या लोकांनी मुलाचा फोटो पाठवलेला पण शर्वरीने तो पाहिला नव्हता कारण फोटोमध्ये प्रत्येक व्यक्ती चांगली दिसते आणि समोरासमोर पाहायचं आहे तर फोटो कशाला पहा असं म्हणून हातात दिलेला फोटो तिने पाहिला नव्हता शरू चल तुला बाहेर यावं लागेल ती आईसोबत बाहेर आली तिला बसवले समोर एक मुलगा बसलेला पहिल्यांदा तिला तोच आहे असं वाटलं पण तेवढ्यात त्या मुलाच्या आईनेच सांगितले हा रोहन समीरचा मोठा भाऊ समीर जरा बाहेर फोनवर बोलतो आहे ऑफिसमधून महत्त्वाचा कॉल आहे ना तू काय करतेस मी जॉब करते ॲज अ मार्केटिंग मॅनेजर तिने स्माईल करत उत्तर दिले आय्या हो का समीर पण असंच मार्केटिंग मॅनेजर म्हणूनच जॉब करतो आहे छानच की तिला सर्वांकडे खोटं स्माईल करून पाहता पाहता गाल दुखू लागलेले एवढ्यात समीर बाहेरून आत आला या ना बसा तो समोर येऊन बसला पण इकडे शर्वरीला आईने सांगितलं होतं खाली पाहायचं म्हणून ती खाली पाहत होती त्यामुळे समीरलाही तिचा चेहरा दिसत नव्हता त्यातूनही कोण मुलगा आहे हे पाहण्यासाठी तिने चेहरा त्याच्याकडे वळवला तसा तिला शॉक बसला अरे देवा हा काय करतो इथे म्हणजे हा येणार होता म्हणून मी आवरून बसले unbelievable I hate this guy मी याचं नाव न पाहता फोटो न पाहता किती मूर्खपणा झालाय तिच्या चेहऱ्यावरचे झटक्यात एक्सप्रेशन बदलले चेहऱ्यावर भयंकर राग होता आणि त्याचीही काही वेगळी अवस्था नव्हती ही हिला पाहायला आलोय मी मी आधी का नाही पाहिला फोटो हिचा तिथून पटकन निघून जावं असं दोघांनाही वाटत होतं पण असं करता येणार नव्हतं एवढ्यात त्याचे बाबा म्हणाले जा ना तुम्हा दोघांना एकमेकांसोबत बोलायचे असेल तर जाऊ शकताय हो दोघेही नाखुशीने म्हणाले आणि तिच्या रूममध्ये आले तसे तिने दार लावले समीर म्हणाला ए दार काय लावतेस इथे तुझ्यासोबत जीव घुटमळतोय माझा शर्वरी म्हणाली ए हॅलो बाहेर आवाज जाऊ नये म्हणून दार लावलाय मी आणि तू आला आहेस हा माझ्या घरी मी नव्हतं बोलवलं काय आणि ई तू येणार होतास आधी जर का माहीत असतं ना तर थांबलेच नसते घरी तो म्हणतो ए मला काय हाऊस नाही तुझ्या घरी यायची आधी माहीत असतं ना तर आलोही नसतो मोठी आली लग्न करायला ती म्हणते ए मी ना तुझ्या सावलीशी पण लग्न करणार नाही तू काय चीज आहे सगळा मूड घालवला तो म्हणतो ते दार उघड आधी नाहीतर घरातले उगाच चुकीचा अर्थ काढतील तुला तर एक सेकंद सहन करू शकत नाही मी आयुष्य तर दूरची गोष्ट आहे ती म्हणते मी तर शून्य सुद्धा तुला सहन करू शकत नाही एक सेकंद काय घेऊन बसलायस तो तिथून हळुवार दार उघडून बाहेर निघून जातो सर्वांसमोर पुन्हा खोटं स्माईल घेऊन येतो ती रागात गॅलरीमध्ये जाऊन थांबलेली आई विचारते अगं इथे काय करतेस चल त्यांना पोहे वगैरे द्यायचे आहेत मी नाही करणार आता तर अजिबातच नाही अगं वेड लागले का जरा बाबांचा तरी विचार कर काय म्हणतील ती लोक आणि असं तोंड पाडून बसायला काय झालं आई जबरदस्ती तिला घेऊन जाते तिच्या हातात चहाचे कप देत बाहेर हॉलमध्ये घेऊन जायला सांगते तिला आता सध्या तरी काहीच करावं वाटत नव्हतं पण नाईलाच झालेला आणि ती सगळ्यांसमोर नॉर्मल असल्याचे दाखवत चहा देत होती सगळ्यांना चहा दिल्यानंतर सर्वात शेवटी समीर समोर आली आणि जाणून बुजून चहाचा कप हातातून त्याने पकडण्याआधीच सोडला तर तो त्याच्या अंगावर सांडला oh sorry I am really sorry अगं काय करते शरू आई म्हणाली अहो चुकून झालं असेल ठीक आहे होतं असं कधी त्याची आई म्हणत होती पण हे चुकून झालं की नाही हे समीरलाच माहीत होतं तोवर आईने पोहे आणले आणि तिने सर्वांना दिले शर्वरी मात्र लांब उभी राहून त्याला खुन्नच देत होती कसा बसा तो पाहण्याचा कार्यक्रम संपवून ती मंडळी फोन करून सांगतो असं म्हणत निघून गेली त्याचं काय उत्तर असणारे हे शर्वरीला आधीच माहीत होतं त्यामुळे ती खुश होती बेडरूममध्ये जाऊन मस्तपैकी आनंदाने नाचत गाणं गुणगुणत होती आज मे ऊपर आसमानीचे, नीचे आज मैं आगे जमाना है पीछे काय ग घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात इतकं सांगूनही तू करायचं तेच केलंस मग आधीच नाही म्हणायचं होतं ना आता कशाला पसंत करतील ते तुला आई चिडचिड करत होती डोंट वरी चील आई अगं नको पसंत करू दे तसंही मी विहिरीत जीव देईल पण त्या मुलाशी कधीच लग्न करणार नाही आई विचारते का म्हणजे काय वाईट आहे त्या मुलात दिसायला चांगला आहे चांगली नोकरी आहे घरचं चांगलं आहे शर्वरी सांगते हो असेल पण एक गोष्ट चांगली नाही आहे ते म्हणजे मॅनर्स जो मुलगा मुलींना रिस्पेक्ट करत नाही त्याचा मी रिस्पेक्ट करत नाही आई विचारते तुला ग काय माहिती त्याच्याबद्दल शर्वरी सांगते अगं कारण तो आमच्याच कॉलेजमध्ये होता तोही माझा पक्का दुश्मन माझी चप्पल पण त्याच्याशी लग्न नाही करायची अगं शरू इतकं आगाऊ नसावं एका मुलीने कसं होणार आहे तुझं देवालाच ठाऊ आपण चांगले शिकवायला जावं तर आम्हालाच शिकवते आई शेवटी वैतागून निघून जाते समीर घरी पोहोचताच पहिला फ्रेश होतो आणि बेडवर बसतो तिचा चेहरा सारखा समोर येत होता आणि तो आला की त्याला भयंकर चीड येत होती तो पाहायला गेलाच का या विचाराने त्याचं डोकं दुखू लागलेलं त्याच्या मॉमने त्याला कॉफी आणून दिली आणि विचारले काय रे चांगली होती ना ती मुलगी मग हो म्हणून सांगायचं का समीर म्हणतो काय अजिबात नाही मला नाही करायचं तिच्याशी लग्न एखाद्या आंधळ्या पांगळ्या मुलीशी लग्न करेन पण तिच्याशी नाही मम्मा म्हणते अरे झालं का एवढं चिडायला तुला अच्छा तो चहा सांडला म्हणून का झालं असेल रे कोणी मुद्दाम कशाला करेल म्हणून मुलगीच चांगली नाही असं नाही ना म्हणू शकत आपण समीर म्हणतो हे बघ मॉम मी एकदा नाही म्हटलं म्हणजे नाही आता यापुढे मला हा विषय नकोय मॉम पुन्हा विचारते काय झालं समीर अरे मी काय म्हणते जरा दोन दिवस तरी घे विचार करायला मग सांगू तुझं उत्तर त्यांना जे तुला हवं असेल ते समीर चिडतोच मॉम प्लीज तू जा मला एकट्याला थांबू दे ठीक आहे असं म्हणत त्याची मॉम बाहेर जाते आणि एवढ्यात त्याच्या बेस्ट फ्रेंडचा फोन येतो हां बोल रोनित रोनित बोलतो काय रे आलास पाहून मुलगी कशी आहे समीर सांगतो एक नंबर बकवास माझा सगळा मूड गेला तुला माहिती कोण होती ती आपल्या कॉलेजमधली चेटकीन रोनित म्हणतो काय अरे काय सांगतोस काय पण तुला आधी माहीत नव्हतं का कोणाला पाहायला चाललाय ते आधी तिची माहिती काढायची ना समीर सांगतो अरे यार एकतर मला नव्हता इंटरेस्ट असं मुलगी वगैरे पाहायला जायला आणि घरातल्यांनी फोर्स केला मी म्हटलं असू देत फोटोज कशाला पाहायला पाहिजे तसंही फोटोमध्ये मेकअप केलेली प्रत्येक मुलगी सुंदर दिसतेच बरं हीच नेमकी असेल असं काही स्वप्न पडलं नव्हतं मला रोनित विचारतो मग आता काय ठरवलेस समीर सांगतो अरे हे काय विचारणं झालं ठरवायचं काय त्यात मी आत्ताच मॉमला नाही असं बोललो रोनित म्हणतो काय तू वेडा आहेस तुझ्या जागी मी असतो ना तर सरळ हो म्हणालो असतो समीर सांगतो तू बरा आहेस ना म्हणजे तुला माहिती आहे कॉलेजमध्ये आमची कशी तू तू मेमे होती आणि आता काय घरात आयुष्यभर तेच करायचं इथे तिला मी एक सेकंद सहन नाही करू शकत रोनित म्हणाला तसं नाही रे पण म्हणजे बघ मला असं म्हणायचं आहे तिने तुला कॉलेजमध्ये किती त्रास दिला आठव हीच वेळ आहे तिला धडा शिकवायची लग्न झालं ना की तिची तिला जागा दाखवायची मग ठिकाणावर येईल समीर म्हणतो नाही ते सगळं ठीक आहे पण तू काय ठरवले का मला बकरा बनवायचा रोनित म्हणतो बघ मी फक्त सांगतोय शेवटी निर्णय तर तूच घेणार आहेस पण तुझ्या जागी जर मी असतो ना तर तिला पाय धरायला लावले असते लग्न केल्यानंतर अशी अवस्था केली असती बघ विचार कर समीर म्हणतो ते तर आहेच अरे तिने आज सुद्धा माझ्या अंगावर चहा सांडला एवढी मिजाज करते रोनित म्हणतो एक्झॅक्टली हेच सांगतोय मी तुला बाहेर वागायचं नॉर्मल पण चार भिंतींच्या आतलं कुणाला कळणार आहे बरं मला एक फोन येतो आहे मी नंतर करतो तुला कॉल बाय समीर सुद्धा बाय करून फोन ठेवतो रोनितने समीरच्या मनात एक गोम तर सोडून दिली पण तो विचार करू लागला खरंच असं होईल पण जर या उलट झालं तर तीच माझ्यावर वरचढ झाली तर पण मी मुलगा आहे आणि ती मुलगी तिला कसंही माझ्यासमोर वाकावे तर लागेलच समीरच्या मॉम डॅडने अजूनही शर्वरीच्या घरच्यांना काही सांगितलं नव्हतं तो दोन दिवस यावरच विचार करत होता त्याच्या मनात द्वंद्व चालू होतं की तिला हो म्हणून सांगावं की नाही तसा तर समीर मनाने मुलगा वाईट नव्हता पण कॉलेजमध्ये असताना ती वागलीच अशी होती ती समोर जरी आली तरी त्याचा राग अनावर व्हायचा कॉलेजमध्ये त्या दोघांची पहिलीच भेट न विसरण्यासारखी झालेली तो नेहमीच्या त्याच्या ठरलेल्या पार्किंगमध्ये बाईक लावायचा आणि एक दिवस त्या जागेवर शर्वरीने स्वतःची स्कूटी लावली आणि त्यावरूनच दोघांचे चांगलेच भांडण झालेले तो म्हणाला ए अख्ख्या कॉलेजला माहिती आहे ही जागा माझी आहे ती म्हणाली हो का ही तुझी जागा असेल पण पूर्ण कॉलेज माझं आहे मी गाडी कुठेही लावेन तू कोण बोलणारा आणि काय विकत घेतली आहेस का ही जागा तो म्हणाला हो घेतली आहे मी विकत तुला काय करायचं आहे ती म्हणते मला तुझी जिरवायची आहे ए जास्त शहाणपणा करू नकोस नाहीतर बघच ती म्हणते का काय करणार आहेस तू दाखवतोच असं म्हणत त्याने तिच्या स्कूटीच्या टायरची हवा सोडली तशी तिनेही काही न बोलता त्याच्या बाईकच्या चाकाची हवा सोडली आणि सरळ निघून गेली त्याला अजूनही ही गोष्ट आठवली तरी डोकं गरम व्हायचं त्या दिवसापासूनच हे एकमेकांचे पक्के दुश्मन झाले होते एक दिवस ऑफिसवरून आल्यानंतर समीर डायरेक्ट किचनमध्ये काम करत असणाऱ्या मॉमकडे गेला मॉम ऐक ना तर मी काय म्हणत होतो मी तयार आहे तिच्याशी लग्न करायला अरे काय सांगतोस काय बरं झालं की पण अचानक हा बदल कसा झाला समीर म्हणाला काही नाही ग मी विचार केला मग पटलं मला मम्मा म्हणाली बरं झालं चांगला विचार केलास ते तशी मला ती मुलगी खूप आवडली होती मी आजच तुझ्या डॅडींना हो म्हणून फोन करायला सांगते हो बरं असे म्हणत तो पटकन वरती बेडरूममध्ये येतो मी हो तर म्हणालो पण मला एवढं टेन्शन का आले आहे आय होप सगळं ठीकच होईल मी बरोबर तर करतो आहे ना नाही म्हटलं तरी त्याला थोडं टेन्शन आलेच होते शर्वरी दोन दिवसांपूर्वी पाहून गेलेला समीर आणि झालेल्या गोष्टी सगळ्या विसरून गेली होती एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा किंवा आधीची त्याची दुश्मनी पाहता हेच स्थळ हो म्हणण्याचं काही कारणच नव्हतं पण नेमकं या उलट घडण्याची शाश्वती नसताना त्या रात्री त्यांच्या घरून फोन आला ते तिघही जेवायला बसले होते आणि बाबांचा फोन वाजला हा बोला पटवर्धन काय म्हणताय समीरचे डॅडी म्हणाले अहो आमच्या समीरला तुमची मुलगी पसंत आहे शर्वरीचे बाबा म्हणाले काय सांगताय काय बरं बरं मग पुढची बोलणी करून घेऊ काहीच दिवसात हो हो चालेल की तसा करेन मग मी फोन तुम्हाला हो बाबांनी फोन ठेवला काय हो काय झालं मुलाकडच्यांचा फोन होता ना काय म्हणत होते शर्वरीची आई विचारते शर्वरी म्हणते काय म्हणत असणार आहेत पसंत नाही म्हणाले असतील मी सांगते ना त्यांना काय विचारतेस आई म्हणाली बघा कशी शुभ बोलणारी आहे ही तिचं काय ऐकताय चांगली बातमी आहे त्यांना आपली शर्वरी पसंत आहे बाबांचे हे वाक्य ऐकताच शर्वरीचा तोंडातला घास तोंडातच राहिला काय हे कसं शक्य आहे नाही नाही तो असेल तयार पण मी नाही तयार मी आत्ताच सांगून ठेवते शर्वरी म्हणाली आई सांगते बघा अशा मुलीशी कोण तयार होणारे लग्न करायला ते काही नाही हिचं ना एकही ऐकू नका आणि आपण ना हेच स्थळ फिक्स करू आता तर तेही हो म्हणालेत माझ्या मताला काही अर्थच नाही का या घरात जाऊ दे मला जेवायचंच नाही असं म्हणत ती चिडून जेवणावरून उठून बेडरूममध्ये जाते अगं आधी पूर्ण जेवण तरी कर शरू बाबा म्हणत असतात आणि ती ऐकतही नाही आणि हे पाहून आईने कपाळाला हात लावला बापरे कसे होणार यांचे आणि काय होणार पाहूया पुढील भागात कथा पूर्ण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिसणाऱ्या घंटेला टन करा म्हणजे क्लिक करा तुम्हाला पुढील भाग अपलोड केले की लगेच नोटिफिकेशन येणार तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आवडले तर नक्की लाईक करा आमची सुरुवात आहे हो तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या तर खूप मार्गदर्शन होईल कुठे चुकत असेल तर सांगा आम्ही नक्कीच सुधारणा करू थँक्यू